एक लग्न असेही भाग चोवीसावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले समीर शर्वरी आणि रोहन श्रिया पवनालेक इथे कॅम्पेनला जाऊन घरी आलेत आणि आता पुढे आठ दहा दिवसांनी रोनितचे लग्न होते आधीच दोघांनीही सुट्टी काढली होती कॉलेजमधले बरेच फ्रेंड राहणार याची कल्पना दोघांनाही होती म्हणजे नताशा ती सुद्धा असणारच होती कॉलेजमध्ये असताना समीरची गर्लफ्रेंड म्हणून नताशा मिरवायची तेव्हा मुद्दाम सारखी शर्वरीसमोर समीरला चिपकायची आता शरूला नताशाचा बदला घ्यायचा होता तिला जळवायची ही एक चांगली संधी चालून आली असं तिला वाटत होतं आज रोनीतचे लग्न म्हणून दोघंही आवरत होते समीरने ट्रॅडिशनल कुर्ता आणि पायजमा घातलेला आणि तिने सुंदर डिझायनर पिंक कलरची नेटची साडी दोघेही सोबतच आरशासमोर आवरत होते ती हलकासा मेकअप करत होती आवरत असतानाच त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तो तिच्या जवळ गेला आणि तिला पाठीमागून जवळ घेत म्हणाला आज तू जरा जास्तच छान दिसते आहेस काय विचार काय आहे आहे कुणाला तरी जळवण्याचा ती म्हणाली काय मला वाटलं माझ्यासाठी तयार झाली आहे हे काय नवीन आता तिच्या गालाला गाल लावत तो बोलला तसा तिने त्याच्या गालावर किस केला बरं चल आवर पटकन म्हणत तो आवरून बाहेर जाऊन तिची वाट पाहू लागला पाच दहा मिनिटातच ती बाहेर आली चल निघूयात हम्म चल म्हणत डोअरपर्यंत आले ती डोअर उघडणार तर तिला स्वतःकडे ओढत एक मिठी मारली समीर आता नाही का उशीर होत त्याच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली नाही ना म्हणत तिला किस करू लागलेला तोच फोन वाजला तिच्याकडे पाहतच फोन उचलून तो बोलू लागला समीर कुठे आहेस निघालास का म्हणून एक फ्रेंडचा फोन हो निघतोय म्हणत त्याने फोन ठेवला चल निघू बघ फोनही यायला सुरुवात झाली हो चल म्हणत दोघे खाली पार्किंगमध्ये आले लगेचच कार लग्न हॉलच्या दिशेने निघाली सकाळचे दहा वाजले असतील तेव्हा दोघेही हॉलमध्ये पोहोचले लग्नाचे विधी पार पडत होते आत जात असतानाच शर्वरीला नताशा दिसली पण तिच्याकडे दुर्लक्ष करून ती समीरला आणखीन बिलगून चालत होती समीरनेही तिच्याकडे लक्षच दिले नाही एका ठिकाणी जागा पकडून दोघेही बसले एवढा वेळ समीरच्याही लक्षात आलं नव्हतं की शर्वरीने त्याचा हात सोडलेला नव्हता त्याचं सहज तिच्याकडे लक्ष गेलं तर त्याच्या हाताला ती विळखा घालून बसली होती हे काय सोड ना आता अशी पकडून काय बसली आहेस मी काय पळून नाही जाणार आहे कुठे ती सांगते माहिती आहे मला पण तुला काय करायचंय तो म्हणतो अरे काय म्हणतील सगळे ती म्हणते म्हणू देत तू पुढे पहा बघू बरं त्याने शहाण्या बाळासारखी मान हलवली आणि तिच्या या वागण्यावर गालात हसत होता लग्नाचे विधी सुरूच होते एका क्षणाला तो उठून निघू लागला मी आलोच मी पण येते ना ती म्हणाली तुला वेड लागले का मी वॉशरूममध्ये चाललोय तो तिच्या कानात म्हणाला तसा तिने त्याचा हात पटकन सोडला जा पण लगेच ये हो मॅडम हा गेलो आणि हा आलो ओके तो गेला पण बराच वेळ तो येत नव्हता बहुतेक कोणी फ्रेंड भेटला होता काही वेळाने लग्न लागणार होते आणि आता गर्दी झाली साक्षीने नेमके शर्वरीला पाहिले आणि तिच्या जवळ येऊन बसली गर्दीमुळे त्याला तिच्यापर्यंत येणंही शक्य नव्हतं मंगलाष्टके सुरू झाली आता मात्र लग्न लागेपर्यंत हलताही येणार नव्हतं काही वेळाने मंगलाष्टके संपली आणि लग्न लागले सर्वांची गर्दी पांगली शर्वरीही समीरला शोधायला म्हणून उठणार तर साक्षीही तिच्यासोबत उठली ती साक्षीसोबत बोलतच समीरला इकडे तिकडे पाहत होती सहज लक्ष गेले आणि एके ठिकाणी एक मुलगी रडताना तिला दिसली तिच्या जवळ जाऊन शरू विचारते ए बेटा तू का रडते आहेस ती मुलगी सांगते माझी मॉम हरवली आहे शर्वरी म्हणते ओ डोंट वरी बेबी मी आहे ना तुझी मम्मा कुठे आहे तिला शोधायला तुला मदत करेन हा मी ओके तुझं नाव काय आहे समायरा मुलगी म्हणाली ओ सो नाईस नेम चल ये माझ्यासोबत तिला हाताला धरून ती तिथून निघणार तर समीर तिच्याकडेच येताना दिसला समीर म्हणतो कुठे होतीस तू केव्हाचा शोधतोय तुला शर्वरी सांगते हे मीच विचारणार होते तुला बरं ते जाऊ दे ही बघ ना किती क्यूट मुलगी आहे बिचारीची आई हरवली आहे समीरने पाहिले तर समायरा अगं ही तर समायरा आहे नताशाची मुलगी हाय समीर तिच्याकडे हात हलवत बोलला हाय अंकल समायरा म्हणाली काय तसा शर्वरीने तिचा हात सोडला ओ तरीच तरीच तिला तिच्या मुलीचीही काही काळजी नाही वाटत बट समीर तुला कसं माहिती ही तिची मुलगी आहे तिने विचारलेल्या प्रश्नाने समीरच्या चेहऱ्यावरचे अचानक रंग बदलले कारण बेंगलोरला तो नताशाला भेटलेला ते तर त्याने तिला सांगितले नव्हते तिलाही काहीतरी गडबड असल्यासारखं वाटलं अ ते सांगतो नंतर आधी हिला त्या नताशाकडे सोडायला सांगू कोणाला तरी नीरज ऐक ना त्या नताशाला कॉल कर आणि तिला सांग तिची मुलगी तुला भेटली आहे म्हणून हो ओके म्हणत नीरज तिला घेऊन गेला शर्वरी अजूनही समीरकडेच पाहत होती काय अशी का पाहते आहेस आता इथेच भांडायचं आहे का तुला समीर असं म्हणाला आणि नेमकी काही अंतरावर तिला नताशा दिसली त्यामुळे नताशासमोर शर्वरीने तो विषय तात्पुरता तरी थांबवला चल जेवायला जायचं का आता समीर म्हणतो हो ती म्हणाली आणि तिच्यासमोर पुन्हा त्याला बिलगून चालू लागली ते दोघही त्यांच्या काही फ्रेंडसोबत जेवायला गेले ती नॉर्मल दाखवत तर होती तिच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले होते तो तिच्या मुलीला कसा ओळखतो माझ्या माघारी तो तिला भेटत असेल का मला का नसेल बोलला ही गोष्ट तो काही लपवत तर नाही ना शर्वरी जेवत का नाही तू काय झालं अजून तोच विचार करते आहेस का नाही काही नाही म्हणत तिने तिचं जेवण कसे बसे संपवले तो जेवण संपून केव्हाचा तिच्यासाठी थांबलेला जेवण झाल्यानंतर ते दोघे रोनित आणि प्रियाला भेटायला स्टेजवर आले जिथे फोटो सेशन चालू होते त्यांना विश करून त्यांचे गिफ्ट देऊन लगेचच निघणार होते समीरने चेक केले तर घड्याळात दुपारचे दोन वाजले होते स्टेजवरून खाली येताच चल निघायचं समीरने विचारले हो ती म्हणाली आणि दोघेही निघाले कारजवळ येताच कारचे डोअर तिला ओपन करून देत तो म्हणाला बस ती बसली आणि तोही लगेचच त्याच्या सीटवर जाऊन बसला निघणार होतेच पण दोन मिनटं तो तिचे हावभाव पाहत होता तिचा चेहरा पडलेला त्याला हे कळत होतं आणि त्याचं कारणही लक्षात आलेलं ती खिडकीतून बाहेर पाहत होती आणि तिला अचानक नताशा तिच्या मुलीसोबत येताना दिसली ती त्यांच्या कारकडेच पाहत होती शर्वरीने एकदम नजर फिरवली आणि समीरकडे पाहिले तर तो तिच्याकडेच पाहत होता अचानक त्याच्या जवळ जात ती बिलगली शर्वरी काय झालं डियर आर यू ओके तो विचारत होता आणि ती काहीच बोलत नव्हती तेवढ्यात त्याचंही लक्ष दूर उभी नताशाकडे गेलं जी लगेचच तिथून निघाली होती शर्वरी विचारते गेली का ती कोण समीर म्हणाला ती सांगते तीच जिचं नाव मला घ्यायचंही नाहीये तो म्हणतो तू तिला जळवण्यासाठी हे सगळं करते आहेस वेडी आहेस का याची खरंच गरज आहे का शरू ती बोलते हो आहे ती नताशा करत होती तेव्हा तुला चालत होतं ना तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे शर्वरी क्षणात एक क्षणात एक वागत असतेस मला तर ना कधी कधी कळतच नाही तुझं वागणं म्हणत त्याने रागाने कार सुरू केली तुला फक्त माझाच प्रॉब्लेम आहे तिचं सगळं चालतं म्हणत ती खिडकीतून बाहेर पाहू लागली घरी येईपर्यंत दोघे एकही शब्द बोलले नाहीत काही वेळात घरी येताच शर्वरी त्याच्याशी न बोलता चेंज करू लागली फ्रेश होऊन बेडवर बसली तर तो आवरून हॉलमध्ये जाऊन टी व्ही पाहत बसलेला याला आता माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का माझी चिडचिड होतीये एकदाही विचारावं किंवा सांगावं वाटत नसेल तिला त्याचे असे वागणे सहन होत नव्हते आणि मनातही वाटेल ते विचार येत होते ती बाहेर आली आणि तिथे बेडरूमच्या डोअरमध्ये उभी राहून त्याच्याकडे पाहू लागली तुला काहीच फरक पडत नाही का समीर तुला इतका त्रास होतोय का माझा की आता तर बऱ्याच गोष्टी लपवू लागला आहेस ती म्हणाली तो सांगतो काय लपवलं मी सांग ना आणि तू नीट ऐकून घेणार असशील तर सांगतो ना ती विचारते मग स्वतःहून का नाही आलास सांगायला इथे हॉलमध्ये येऊन बसलास लगेच तो म्हणतो काय सांगू सांग हो मी ओळखतो समायराला कारण बेंगलोरला गेलो तेव्हा मला नताशा भेटली होती तिच्या मुलीसोबत हो मी हे नाही सांगितलं तुला कारण विसरलो आणि एवढं महत्वाचंही नाही वाटलं ती म्हणते विसरलो हे खरं की महत्त्वाचं नाही वाटलं हे खरं आणि हो कारण आता मीच महत्त्वाची नाही ना त्यामुळे सांगावं तरी का वाटेल काय बोलत आहेस तू आणि तुला सांगितलं जरी असतं तरी त्यातूनही काही वेगळे अर्थ काढले असतेस तुला हेही माहीत आहे की तिने तुझी माफी मागितली नाही म्हणून मी तिच्याशी तेव्हापासून बोलत नाही पण हे काही दिसतच नाही ना तुला जाऊ दे जिथे विश्वास नाही तिथे सांगून तरी काय फायदा असं म्हणत तो उठून गॅलरीमध्ये निघून गेला त्याचं असं मधूनच निघून जाणं तिला त्रास देत होतं आणि तिचं अविश्वास दाखवणं त्याला हर्ट करत होतं कॉफीची वेळ झाली होती पण आज तिचं लक्ष नव्हतं आणि त्याचंही ती सोफ्यावर बसलेली दोघांमध्ये जे काही झालेलं त्याचा आणि अबोल्याचा दोघांनाही त्रास होत होता एकदा सांगायचं तर होतं ना विश्वासात घेऊन लगेचच माझ्यावर चिडून रिकामा होतो पण काही होऊ दे समीर माझा आहे मला त्याच्यावर विश्वास दाखवायला हवा माझ्या अशा वागण्याने तो माझ्यापासून दूर गेला तर मला नाही चालणार आहे तो तसं तर काहीच वागत नाही ना माझ्याशी मी उगाच वाढवलं का पाठीमागे घडलेल्या घटना आणि त्याचं असणारं नातं पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभे राहिले आणि तिची चूक तिला समजली माझंच चुकलं मी त्याला सॉरी म्हणायला हवं I have to say sorry ती त्याला कॉफी बनवायला किचनमध्ये गेली कॉफी बनवली आणि गॅलरीमध्ये घेऊन गेली समीर कॉफी मला नको आहे तो म्हणाला ती बोलते का आता ती पण नकोय का माझ्या हातची तुला काय विचार करायचा तो तू कर मला ना काही बोलायचंच नाही म्हणत तो पुन्हा बेडरूममध्ये आला ती पुन्हा त्याच्या मागे कॉफीचा ट्रे साईडला ठेवून तो बसलेला त्याच्या समोर येऊन उभी राहिली तो जायला निघणार तर त्याला थांबवलं आणि त्याला बिलगली आय एम सॉरी ना समीर प्लीज पण अबोला नको ना धरू मला नाही सहन होते तो म्हणतो आणि मला नाही का ग त्रास होत चूक असेल तर बोलच ग पण कधी कधी पुढे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट होऊ नयेत म्हणून एखाद्या वेळी जर काही सांगितलेलं नसेल पण त्या पाठीमागचा हेतू तर वाईट नसतो ना समजून घ्यावं ना एखाद्या वेळी बरं कळलं आता तू माफ नाही का करणारे मला नाही तर मी नाही सोडणार तुला ती सांगते तो म्हणतो नाही करणार माफ मला खूप राग आलाय तुझा माझ्यावर तर विश्वासच नाही ना तुझा आहे रे माझा विश्वास पण भीती वाटली मनात काही येऊ लागलं तू विश्वासात घेऊन नंतर तरी सांगायचं ना ती म्हणाली आणि त्याने तिला एवढा वेळ पकडलंही नव्हतं तिला जवळ ओढून मिठीत घेतले आणि बेडवर नेत तिच्या जवळ जात तिच्या डोळ्यात पाहू लागला शेवटचं सांगतोय हा शरू तो पुढे बोलण्याआधीच तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला हो बाबा कळलं बस झालं ना रे समीर म्हणत त्याला जवळ ओढत त्याच्या मिठीत शिरली काही वेळ ते तसेच एकमेकांच्या जवळ होते काही वेळाने समीरला अचानक कॉफीची आठवण झाली कॉफी तर आता गार झाली असेल ना तिच्याकडे पाहत तो म्हणाला तुलाच तर नको होती ना ती हसत गमतीनेच म्हणाली तो म्हणतो पाहिजे ना म्हणजे काय बरं थांब आणते गरम करून ती पुन्हा उठून किचनमध्ये पळाली तीन महिने असेच निघून गेले दोघांच्यातही सगळं काही सुरळीत चालू होतं पण एक दिवशी ऑफिसमधून आल्यानंतर ते दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतानाच समीरच्या मोबाईलवर एक नंबरवरून सारखे कॉल येऊ लागले तो नताशाचा होता हे समीरला माहिती होतं त्यालाही प्रश्न पडला की ती का कॉल करतीये पण तो फोन उचलत नव्हता कोण आहे उचल ना जाऊ दे ग तू बोल ना तो फोन सायलेंटवर करून साईडला ठेवत बोलला त्या दोन तीन दिवसात ती सतत फोन करत होती नाही म्हटलं तरी शर्वरीला शंका आलीच आणि ती खात्रीत बदलली जेव्हा एक दिवस तो फोन बेडवर ठेवून फ्रेश व्हायला गेला होता सायलेंटवर असणाऱ्या फोनवर पुन्हा पुन्हा मिस कॉल पडत होते तिने चेक करायला म्हणून फोन हातात घेतला तर व्हॉट्सअपला मेसेज मला प्लीज एकदाच शेवटचं भेट खूप महत्त्वाचे बोलायचे आहे प्रोफाईलला नताशाचा फोटो समीर बाहेर येताच तिने फोन साईडला ठेवला ती शॉक झालेली आता हिला का भेटायचं आहे ही सारखीच आमच्या आयुष्यात काय येते आमचं चांगलं चाललंय की तिला बघवत नसेल का अचानक येऊन त्याने तिला मिठीत घेतले काय कसला विचार करते आहेस ती सांगते काही नाही चल मी जेवण बनवायला घेते बस ग का मी बाहेरून ऑर्डर करू तो म्हणतो नको रे मी बनवते म्हणतच ती किचनमध्ये गेली इतक्या दिवसांनी तिचे ते कॉल पाहून मनात भीती वाटत होती स्वयंपाक बनवून घेतला आणि समीरला सांगायला म्हणून बेडरूममध्ये येणार तोच समीर गॅलरीमध्ये फोनवर कुणाशी तरी बोलत होता हे लक्षात येताच ती शांत होऊन साईडला उभी राहून ऐकू लागली नताशा तुला किती वेळा सांगितलं मला कॉल करू नकोस मेसेज करू नकोस तुला समजत नाही का नताशा म्हणते समीर मला फक्त एकदाच भेट मला बोलायचं आहे तू तरी मदत कर तो सांगतो मला काही काडीचा इंटरेस्ट नाही तुला भेटण्यात हे हजारदा बोललोय मी नताशा म्हणते हो पण हे शेवटचं असेल समीर विचारतो शेवटचा म्हणजे नक्की काय ते तरी सांग नताशा सांगते समीर मी नाही जगणारे जास्त दिवस त्या अर्थाने हे शेवटचं भेटणं म्हणजे समीर म्हणाला नताशा सांगते म्हणजे तू भेट भेटल्यावर सांगते उद्या येशील का तू भेटायला प्लीज तो बराच वेळ शांत राहून तिला म्हणाला ओके मी येतोय पण आमच्या दोघांच्या आयुष्यात याने काही प्रॉब्लेम नकोय मला नताशा बोलते नाही होणार प्रॉमिस ओके ठीक आहे मला ॲड्रेस पाठव मी भेटेन तो म्हणाला हो पाठवते थँक्स समीर नताशा म्हणाली बाय म्हणत त्याने फोन ठेवला शर्वरीने त्या दोघांचे शेवटचं बोलणं ऐकलं ज्यातून तो भेटायला जाणारे एवढंच कळालं पण तिला तो कॉल कोणाचा होता हे कळलं नव्हतं त्याने फोन ठेवताच ती किचनमध्ये गेली आणि जेवण टेबलवर आणून मांडू लागली समीर पण एवढ्यात बाहेर आला समीर तू हात धुवून ये मी वाढते हो आलोच म्हणत तो फोन टेबलवर ठेवून वॉशरूममध्ये गेला तिने तो न राहून चेक केला तर तो कॉल नताशाचाच होता म्हणजे समीर तिला भेटायला जाणार आहे तिचं मन लगेचच विचलित झालं हा बघ आलोय मी वाढ जेवायला हे काय अजून तू अशीच उभी वाढ ग हो वाढते समीर उद्याचा काय प्लॅन आहे शर्वरी विचारते समीर सांगतो काही नाही का ग उद्या संडे मस्त एन्जॉय करायचा आरामात उठायचं का पण असं का विचारलं तू काही प्लॅन केलाय का नाही सहज विचारलं त्याला वाढलेलं ताट पुढे करत ती म्हणाली का ग तू म्हणत असशील तर करू की प्लॅन मूवी पाहायला जाऊया का तो म्हणाला हो म्हणत तिने स्वतःला वाढून घेतले तो विचारतो तुझं लक्ष कुठे आहे शर्वरी कसला विचार करते आहेस ती म्हणते समीर नताशा तुला कॉल करते का रे नाही असं का विचारलं तो जरा कॉन्शियस होत बोलला ती म्हणते अरे सहज आठवले रे काही सहज नक्की का तो म्हणत होता आणि ती विचारात गर्क तुझ्या मनात नक्की काहीतरी चाललंय जे मला कळेना झालंय पण तू तरी कुठे सांगतोय की तिला भेटायला चाललोय जाऊ दे समीर तू हे स्वतः सांगण्याची मी वाट पाहते आय होप तू सांगशील नेमका नताशाचा विषय का काढला हिने नताशाला मी उद्या भेटणार आहे हे तिला कळलं तर नसेल ना मला आता हे तुझ्यापासून लपवावे लागते सॉरी यार पण शेवटचं भेटून काय ते क्लिअर करतो एकदाचे मग तुला सांगतो मी नंतर ती नसेलच आपल्या आयुष्यात पण असं का बोलली ती मी नाही जगणारे जास्त दिवस काय झालंय तिला बाप रे हे खूप कठीण आहे सगळ्यात जास्त समायराचे शर्वरीचे जेवणावर लक्ष नव्हते पण तिचे सहज लक्ष गेले तर समीर पण विचारात हरवलेला एवढा कसला विचार करतोय हा समीर लवकर सांग जे काही असेल मला त्रास होतो असा ती मनाशी म्हणत होती जेवल्यानंतर आवरल्यावर ती बेडरूममध्ये जायला निघणार तर समीर टी व्ही पाहत होता त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती निघाली तर समीरने तिला हाक मारली शर्वरी ये ना बस मला झोप आली आहे समीर ती म्हणाली हो असू दे तू इकडे ये आणि शांत का आहेस एवढी म्हणत तिला जवळ घेतले ती सांगते काही नाही रे नक्की ना मग बस ना आपण दोघं सोबत मूवी पाहू आणि ती सुद्धा त्याच्यासोबत मूवी पाहू लागली शर्वरीने असे चोरून समीरचा मोबाईल नको पाहायला होता ना पण तिने तो पाहिला समीरनेही नताशाला भेटायला जाणारे हे शर्वरीपासून लपवायला नको होते पण त्यानेही लपवले काय असेल नताशाच्या शेवटच्या भेटीमागचा संदेश तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये जरूर नोंदवा कथेचा आनंद घ्या कथा आवडत असल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू